नमस्कार जल है असली सोना इसे नहीं है कभी खोना मैं हूं अपर्णा आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज़ 107.8 एफएम खुश रहो खुशियाँ बाटो नमस्कार श्रोतेव हो, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद लुटा आणि आता तुम्हाला माहिती आहे की वेळ कशीच झाली आहे बरोबर एक मुलाखत या कार्यक्रमाची आणि या कार्यक्रमामध्ये तुम्हाला आम्ही नेहमीच अशा अशा लोकांशी भेट घालून देतो किंवा त्यांच्याशी आपण गप्पा मारतो ज्यांच्याकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात कारण अनुभव अशी एक गोष्ट आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही बदल नक्कीच घडवून आणते त्यामुळे जेव्हा आपण अशा व्यक्तिमत्वांशी भेटतो त्यांच्याशी चर्चा करतो त्यांच्याशी आपण गप्पा मारतो तेव्हा आपल्याला नक्कीच काही ना काही शिकायला मिळतं आणि जसं आपण म्हणतो की प्रत्येक एक वेगवेगळं प्रोफेशन आहे तर असंच काय आहे की वकील ते एक वेगळं प्रोफेशन आहे आणि आज जितकी काही भांडणं होतात कोणत्याही गोष्टी होत राहतात आपण नेहमीच कोर्टात जातो राईट तर असंच काही आपल्यासोबत असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांचं नाव आहे इंद्राव देशमुख सर आणि त्यांचं मी रेडिओ पुणे रावाच्या स्टुडिओमध्ये आणि एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करते नमस्कार सर नमस्कार कसे आहेत सर ठीक आहे एकदम चांगलं आहे आणि सर तु सर्वात प्रथम म्हणजे तुमच्या परिवारामध्ये कोण कोण असतं आणि तुम्ही तुमचं मूळ ठिकाण कोणतं मी ॲडव्होकेट हिंदूराव देशमुख मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर माझ्या परिवारामध्ये आई वडील आणि आम्ही पाच भाऊ आहोत पाच जण दोन बहिणी आहेत मोठ्या त्यांची लग्न झालेली आहेत अच्छा असा आमचा मोठा परिवार आहे आणि तुम्ही पाच भावंड आहात जसं तुम्ही म्हणले सर की तुम्ही वकील आहात हो बाकीचे चार भाऊ म्हणजे शेती करतात की वेगवेगळे तेही प्रोफेशन मध्ये आहेत हो. नाही शेती करतात चारही भाऊ हो, शेती करतात शेती व्यवसाय करतात अच्छा लहानपणापासून म्हणजे आता जसं पाहतो की प्रत्येकाला जीवनात असं वाटतं की आपण लहान असतो शाळेमध्ये शिकत असतो तेव्हा असं वाटतं की डॉक्टर बनावं कोणाला वाटतं इंजिनियर बनावं कुणाला वाटतं आम्ही शेतीच बरी आहे तुम्हाला का वाटलं की मग वकील बनावं वकील बनव मला यासाठी वाटलं की माझे वडील मोहोळचे पोलीस पाटील होते अरे वा हो आणि रोज सकाळी आमचे वडील झोपेतून उठायच्या आधीच कोणी ना कोणी घरी आलेलं असायचं आणि तो त्यांचा काही ना काही वाद असायचा आणि त्याचा न्याय निवाडा आमचे वडील करायचे अच्छा म्हणजे पोलीस पाटील असून न्याय निवाडा त्यांना न्याय निवाडा त्यांनाच करायला लावायचा गावातल्या छोट्या मोठ्या काय कुरबुरे असतील काय असतील वाद असतील भांडणं असतील किंवा जमिनीचे काय वाद असतील ह्याच्या काही तक्रारी लोक घेऊन यायचे आणि त्या गोष्टीचं निवारण माझे वडील करायचे ते मी लहानपणापासून बघत आलो आणि त्यावेळेस मला वाटलं आपणही कुठंतरी ह्या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे आणि लोकांचं लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे कारण लहानपणापासून ते बिंबवलं गेलं पाहिलं गेलं पाहिलं गेलं ते लहानपणापासून माझ्या मनावर बिंबलं ते की आपल्याला वकील बनलं वकील बनलं पाहिजे कोणत्या कॉलेजमध्ये तुम्ही वकिली पूर्ण केली आणि कोणत्या साली तुमची वकील पूर्ण झाले मी दोन हजार साली वकील झालो आणि न्यू लॉ कॉलेज भारती विद्यापीठ अच्छा पुणे येथे माझं अरे वा म्हणजे मूळ ठिकाण सोलापूर परंतु पुण्यामध्येच तुमचं वकिलीचं शिक्षण पूर्ण झालं हो, हो. खूप आनंदाची गोष्ट आहे कारण सर पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणलं जातं आणि पुण्यासारख्या शहरामध्ये ज्याही विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं आज त्यांचं भविष्य कुठे ना कुठेतरी उज्ज्वल आहे जसं एक पाहायला मिळतं एक जिवंत उदाहरण की वकील झाले भारतीय विद्यापीठामध्ये त्यांनी त्यांचं कॉलेज कम्प्लीट केलेलं आहे त्याच्यानंतर सर दोन हजार सालानंतरचा तुमचा प्रवास कसा सुरू झाला दोन हजार सालानंतर मी प्रथम सोलापूरला सुरुवातीला प्रॅक्टिस चालू केली अच्छा त्यानंतर लगेचच मी एक वर्षभरानंतर माझ्या मूळ गावी मोहोळ तालुका इथे प्रॅक्टिस चालू केली अच्छा माझ्याकडे केसेस येत गेल्या वडील पोलीस पाटील होते आणि तालुक्यामध्ये प्रचंड असा जनसंपर्क होता अच्छा त्या माध्यमात माझ्याकडे वकिली केसेस येत गेल्या आणि माझी वकिली चालू चांगली चालली कारण पहिल्या वडिलांमुळे वडील तुमचे पोलीस पाटील असल्यामुळे संपर्क तसाही होता आणि तो एक तुम्हाला हातभार लागला फायदा मला झाला नक्की सर म्हणजे खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत हो. कारण प्रत्येका ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही अशा गोष्टी असतात की त्या पण आपल्याला खूप शिकवून जातात हो, हो, तर आम्हाला नक्की ऐकायला आवडणार आहे पण एका छोट्याशा ब्रेक नंतर सर वकिली पेशा ठीक आहे प्रत्येकाचं आपापलं प्रोफेशन आहे आणि आपण प्रोफेशन सांभाळतो पण त्या पलीकडे तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवड आहे म्हणजे कोणकोणत्या गोष्टी आवडतात नाही वकिलीशिवाय मला तसं म्हणजे समाजसेवा अच्छा समाजसेवा हो. आवडते ती पण एक खूप मोठी गोष्ट आहे कारण आजकाल समाजसेवा करायला कोणी तयार नसतं सामाजिक कार्य करायला हो. कारण प्रत्येकजण आज समाजासाठी काही करायचं म्हणलं की अंग काढून घेतं परंतु वकिली हा एक मला असं वाटतं पेशा असा आहे किंवा हे कसं प्रोफेशन आहे की त्याच्यातही समाजसेवा होतेच होते पण त्या पलीकडेही तुम्ही समाजसेवा करता असं एखादं काही उदाहरण वगैरे सांगू शकता का म्हणजे कशा प्रकारे समाजसेवा केली जाते हो मी माझे वाढदिवस असतील किंवा माझ्या घरच्यांचे असतील मी आश्रमामध्ये जाऊन साजरे करतो किंवा अशा ठिकाणी मी करून तिथं म्हणजे स्वतःच नाही पण हो, परिवाराचंही अन्नदान किंवा कपडे वगैरे मी तिथं देतो छान आहे सर म्हणजे सगळ्यांना एक प्रेरणा मिळणार आहे थंडीच्या दिवसात असं स्टँडवर असतील किंवा रस्त्याच्या कडेला उघड्यावर बसले त्यांना मी ब्लँकेट वगैरे देतो शिकण्यासारखी गोष्ट आहे सर ही कारण आजच्या युगामध्ये आपण ज्याला कलयुग असं म्हणतो या कलयुगामध्ये खरंच कुठेतरी माणुसकी हरवलेली होती सर मी आहे म्हणत नाही होती कारण आपल्यासारखे जर व्यक्तिमत्व आजही आपल्या भारत देशात म्हणा महाराष्ट्रात म्हणा किंवा पुण्यासारख्या देश शहरामध्ये किंवा सोलापूरसारख्या शहरामध्ये असो की ती माणुसकी अजूनही जोपासली जाते सामाजिक कार्यामुळे खूप छान वाटलं सर तुमच्याशी ही गोष्ट बो ऐकताना आणि सगळ्या श्रोत्यांनाही ऐकवताना पण आपण एक छोटीशी विश्रांती नक्की घेऊया आणि या विश्रांतीनंतर आपण पुन्हा तुमच्या प्रोफेशनकडे वळूया आणि वकील म्हणलं की त्यांना किती प्रकारच्या केसेस हँडल कराव्या लागतात आणि कशा कराव्या लागतात त्याही गोष्टी आपण नक्की ऐकणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेकनंतर श्रोते तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका आणि ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद लुटा नव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते ना त्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरून आभाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे जपावसाचे का होते बेभान कसे गई दे मन झुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या दोहात पार बुडते तळमळते सारखे पापडे न कळत का कटते कधी मोहाच्या चार क्षणाना मन हे वेडे फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते घाबडे तरी घासांच्या मागून पडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे रोज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते एका छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोतो मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये आणि आपण बोलत होतो इंद्राव देशमुख या सरांशी जे की वकील आहेत आणि जसं की दोन हजार साली त्यांचं एज्युकेशन कम्प्लीट झालं त्याच्यानंतर त्यांनी मोहस जिल्ह्यामध्ये त्यांची प्रॅक्टिस सुरू केली आणि दोन हजारपासून त्याच दोन हजार एकोणीस म्हणजे जवळपास सतरा अठरा वर्षांची त्यांची ही प्रॅक्टिस म्हणलं तरी चालेल कारण आपल्या सर्वांना माहिती आहे श्रोते की आपण एक दोन वर्ष कोणती गोष्ट लगातार करत जातो नेहमी सतत करत राहतो तेव्हा त्या गोष्टींचा आपल्याला नक्की अनुभव होतो की आपण नेमकं काय केलं पाहिजे असंच काय आहे की अठरा वर्ष एखादा व्यक्ती वकिली करत असेल तर बऱ्याच गोष्टींचे अनुभव त्यांना आले असतील आणि अशाही केसेस त्यांच्यापर्यंत आले असतील तर आपण त्यांच्याशीच चर्चा करूया त्यांनाच विचारूया की सर अशा कोणकोणत्या प्रकारचे केसेस तुम्ही एवढ्या ह्याच्यामध्ये हँडल केली नाही सर्व प्रकारच्या म्हणजे दिवाणी स्वरूपाच्या फौजदारी स्वरूपाच्या अच्छा दिवाणी स्वरूपाच्या फौजदारी स्वरूपाच्या नेमकं त्याच्यामध्ये काय असतं सर दिवाणी स्वरूपाच्या केसेसमध्ये वाटपाचे दावे येतात अतिक्रमणाचे दावे येतात अच्छा फौजदारी फौजदारी केसेसमध्ये भांडण झालं अच्छा घरगुती भांडण डिवोर्स केस तो विषय वेगळा अच्छा डिवोर्स केसचा वेगळा तो फॅमिली आणि हो. घरातली भांडणं म्हणजे कोणत्या प्रकारच्या भांडणांची केस असतात भांडणं मारामारी आपल्या गावातली अच्छा शेजापाजाऱ्यांची भांडणं गावातली दोन गटातली भांडणं मग त्याच्यामध्ये त्या लोकांना न्याय मिळतो न्याय मिळतो अच्छा आणि जसं तुम्ही म्हणले की फॅमिली जो आहे म्हणजे डिवोर्स या ज्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या त्या वेगळ्या आहेत मग ते कशा प्रकारे तुम्ही सॉल्व करता ते फॅमिली कोर्ट जिल्ह्याच्या ठिकाणी असतं अच्छा ते त्या कोर्टामध्ये ते केसेस दाखल करावे लागतात अच्छा त्या कोर्टामध्ये त्या केसेस दाखल कराव्या लागतात मग सर असं कधी झालं का एखादी खूप क्रिटिकल केस आहे आणि त्यावेळेस तुम्हाला फार काय म्हणतात ना एक संकट जसं म्हणतात की असं काही हो असं बऱ्याच वकिलांच्या बाबतीत होतं सुरुवातीला अगदी ज्युनियर स्टेजमध्ये काही पक्षकारांना वाटतं की बाबा हे ज्युनियर वकील असल्यामुळं आपण थोडस कमी पडतो की काय हो, हो, हो. मग ते थोडस मग सिनियर वकिलांना आपण अपॉइंट करू असा सल्ला देतात आणि असं होतं बऱ्याच वेळेस ज्युनियर मध्ये असं झालेलं आहे अच्छा ज्युनियर मध्ये या गोष्टी होतात आणि आता अनुभव आल्यामुळे किती मोठ्या क्रिटिकल केसेस अगदी अगदी आता मग एखादी कोणती अशी केस आहे जी खूप क्रिटिकल होती आणि तुम्ही त्याला हँडल केलं अशी एखादी अशी नाही सांगता येणार आता काय बरेच वर्ष झाली अठरा वर्ष झाली वकिली करतोय तर येणारे बऱ्याच केसेस तसे क्रिटिकलच असतात अच्छा म्हणजे हो. प्रत्येक केस ही क्रिटिकल क्रिटिकलच असते मग असं कधी झालं तुम्हाला संकट वगैरे कधी आले किंवा ती गोष्ट हँडल करताना कुठेतरी एक दडपण आले प्रेशर आले नाही असं नाही असं सुरुवातीला ज्युनियर स्टेजमध्ये तसं व्हायचं आता नाही होत अच्छा म्हणजे प्रत्येक केस तुम्ही एक व्यवस्थित प्रकारे हँडल करता आणि प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवून देता अगदी आणि खरंच गरज आहे प्रत्येक व्यक्तीला तो जो न्याय आहे तो मिळालाच पाहिजे आणि जेवढा आपण देतो कारण वकील जसं डॉक्टरांना म्हणलं जातं नेक्स्ट टू गॉड तसं वकीलही नेक्स्ट टू गॉडच म्हणलं तरी हो चालेल हो कारण कुठल्याही प्रोफेशनमध्ये गेलं तर ते त्या व्यक्तीला बाहेर काढतात म्हणजे ती एक खूप मोठी गोष्ट आहे पण त्यांच्यात आणि आमच्यात एक फरक असा आहे की तिथं ऑप्शन नाही आहे काय कोणताच अच्छा कारण ती इमर्जन्सीची वेळ असते बरोबर अगदी वेळच नसते तिथं तसं आमच्याकडं पक्षकार एक महिन्याची तारीख पडली तर एक महिन्याच्या पिरियडमध्ये ते सेकंड ओपिनियन घेऊन बरीचशी त्याच्यावर चर्चा करून ते निर्णय घेऊ शकतात तसं दवाखान्याच्या बाबतीत शक्यतो होत नाही दवाखान्यामध्ये म्हणजे कसं बिलकुल नो ऑप्शन लास्ट ऑप्शन असतो doctor last option operation operation success next to god doctor आणि नसेल तर म्हणजे एक हिंमत नाही एक हो. गेली सगळी आणि तसं पाहायला गेलं तर बरोबरच आहे तुमचं की आपल्या वकील पेशेमध्ये बरेच ऑप्शन्स आहेत तुम्ही आणि मग तुम्ही प्रत्येक ऑप्शन त्यांना सांगता की एकाच ऑप्शनमध्ये काम होऊन जातं असं काही नाही त्यांना पहिल्यांदा पक्षकारांनी त्यांची सगळी हकीकत सांगितली अच्छा त्यानंतर कायदेशीर काय काय होऊ शकतं अच्छा त्या सगळा उलगडा आम्ही त्या पक्षकारांसमोर करत असतो अच्छा सर मला आणखीन एक प्रश्न असा विचारावा असा वाटतो की आजकाल आपण पाहतो की एखाद्या खरेदी पेपरवरून सुद्धा आज भांडणं होतात हो. आणि पैशाची किंवा जमिनीची अफरातफर होतीये आणि त्यामुळे सुद्धा एखादं कुटुंब उद्ध्वस्त होते जमिनी जमिनी हडप केल्या जातात हो. बऱ्याच गोष्टी अशा आहेत तर हे दस्तऐवज घेताना काय काळजी घेतली पाहिजे कसं आहे प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्याला जागा पाहिजे किंवा एक आपलं स्वतःचं घर असावं हो हो किंवा स्वतः स्वतःची शेती असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो आपल्या आयुष्यातली सगळी जमापुंजी असेल किंवा कमी पडली तर घरातल्यांचं सोनं नाणं ठेवून अच्छा मित्रांकडनं नातेवाईक नातेवाईकांकडनं उसने पैसे घेऊन ही सगळी पुंजी गोळा करून तो स्वतःसाठी काहीतरी स्थावर मालमत्ता खरेदी करत असतो अच्छा आणि एखादी हे सगळे गोळा केल्यानंतर तो स्थावर मालमत्ता शोधतो त्याला स्थावर मालमत्ता भेटली आणि त्याला ती पसंत पडली त्यानंतर तो काय करतो त्या जमिनीचा किंवा जागेचा असेल उतारा बघतो ग्रामपंचायत असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल किंवा तलाट्याकडनं सातबारा असेल हा जमिनीचा तो बघतो त्याच्यावर मालकी माल मालक म्हणून कोणाचं नाव आहे त्यांच्याशी मग ते बैठका करतो त्या मिळकतीबाबतचा व्यवहार ठरतो आणि बऱ्याच वेळेला असं होतं की त्या मिळकतीचा व्यवहार झाला की पटकन तो दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवला जातो अच्छा हां आणि त्या व्यवहाराची बऱ्याच वेळा गुप्तता ठेवली जाते अशा कारणामुळं की तो कुणाला समजू नये किंवा मी माझ्यापेक्षा कोणतरी जास्त किंमत देऊन ती मिळकत घेईल अशा कारणानेही बरेचसे लोक तो व्यवहार गुप्त ठेवतात अच्छा आणि मग पुढं भविष्यात काय होतं ती मिळकत घेतात आणि काही दिवसानंतर महिन्यानंतर किंवा वर्षानंतर त्यांना वकिलाची नोटीस येते की यामध्ये माझा असा असा हक्क आहे ही आमची वडिलार्जित मिळकत आहे त्यामध्ये माझा हक्क आहे किंवा आमच्या एकत्र हिंदू कुटुंबातील ती मिळकतीमधून उत्पन्नातून ती मिळकत घेतलेली आहे आणि त्यातमध्ये आमचा हक्क आहे अशा पद्धतीची नोटीस येते आणि त्याच्या म्हणजे पायाखालची वा जमीनच असं वाळू घसर काय म्हणतात त्याला असं होऊन जातं ते पायाखालची जमीन जमीन हा हो. अशा पद्धतीनं ते त्याला होतं त्यासाठी प्रत्येकाने एक काळजी घ्यायला पाहिजे की कोणी असो तो ग्रामपंचायतचा महानगरपालिकेचा नगरपालिकेचा उतारा असो किंवा सातबाराचा उतारा असो तो घेतल्यानंतर त्या आता ज जमिनीच्या बाबतीत सात बारा घेतला तर सातबाऱ्यानंतर ते सहाडं सहाड पाहिला जातो त्याला आपण फेरफार पण म्हणतो अच्छा हां त्या सातबाऱ्याला त्या नाव कसं आलं त्या मालकाचं असं आपण त्याला बघितलं पाहिजे की बाबा का वडलोपार्जिता आहे किंवा खरेदी मिळकती आहे त्यांची ते बघितलं पाहिजे आणि त्यानंतर आपण वकिलांच्या मार्फत त्या जमिनीचा किंवा त्या जागेचा शोध पण घेतला पाहिजे ज्याला आपण सर्च म्हणतो अच्छा हां तर तो शोध ह्या करता घ्यायचा की जर कोणी एखादं त्या मालकानं याच्यापूर्वी घाणकत केलं असेल किंवा एखादं साठेकत केलं असेल तर ते आपल्याला ते शोधमधून निष्पन्न होतं अच्छा हां असा आपण हा आणि दुसरी गोष्ट अशी की आपण जिथं ज्या भागामध्ये मिळकत खरेदी करतो किंवा खरेदी करण्याचा आपला व्यवहार ठरलेला असतो त्यामध्ये तिथल्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आपण ते जाहीर प्रसिद्धीकरण केलं पाहिजे जाहीर नोटीस आपण ज्याला म्हणतो ओके ते वर्तमानपत्रातून दिल्यानंतर तिथल्या लोकांनाही त्याची माहिती होते आणि तिथं समजा कोणी एखादी नोटरी किंवा साध्या स्टॅम्पवर कोणी काही व्यवहार केला असेल तर त्यांची ते हरकत येते आणि ते मग आपण त्या सगळ्या तक्रारीपासून आपण वाचतो अच्छा त्याला प्रामाणिक खरेदीदार पण असं म्हटलं जातं अच्छा मग असे पण केसेस तुमच्याकडे येतात नेहमी कारण म्हणजे जसं की कधी कधी कधी असं होतं की एकाच जमिनीचे दोन कागद बनले जातात मग आणि ज्याची नेमक्या ज्याची ती शेती असते किंवा हो. ज्याची जी जमीन असते ती दुसऱ्या नावावर किंवा दुसरा कागद बनवून ती बळकावली जाते असंही काही होतं होतं होतं होतं बऱ्याच वेळेला होतं तसं त्यासाठीच ती जाहीर प्रसिद्धीकरण करायला पाहिजे आणि शोध घ्यायला पाहिजे रजिस्टर ऑफिसमध्ये अच्छा त्याच्यावरून ते समजून येतं अच्छा पण एखाद्या वेळेस असंही होत असेल सर की काही अशी आपल्या भारतामध्ये म्हणा की आपल्या महाराष्ट्रात म्हणा की जे अनपढ जी लोक असतात हो, हो, हो. ज्यांनी ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना माहिती नसते की सातबारावर काय असतात त्यांचा खरेदी जेव्हा असा डबल पेपर बनतो मग त्यावेळेस त्यांना कशी मदत केली जाते कारण त्यांना तर या गोष्टी शोधता येत असतील किंवा नसतील नाही अशा लोकांनी शक्यतो वकिलांची मदत घ्यावी कोणताही व्यवहार करताना बरोबर आणि वकिलांच्या मार्फत हा शोध घ्यावा स्वतः घ्यावा किंवा वकिलांच्या मार्फत घ्यावा हो, बरोबर आणि पेपरला जाहीर प्रसिद्धीकरण करावं हा कारण हा पण एक महत्वाचा मुद्दा ग्रामीण भागातली अशिक्षित सुद्धा आता शिक्षित हो नाही हुशार आहेत आता ते सुद्धा त्यांना बऱ्याचशा ग्रामीण भागात ह्याचाही भरपूर चर्चा होते की याचा व्यवहार असा झाला त्याचा व्यवहार तसा झाला हो हो बऱ्याचशा तक्रारीवरून ग्रामीण भागातली लोक आता हुशार झाले आहेत महत्वाचं ते हो, आहे हो. की त्यांनाही या गोष्टी समजायला लागल्या कारण आपण सर आपला एक असा एक काळ होता खूप जुना की त्यावेळेस म्हणजे आपल्या आपल्या आजी आजोबा त्यांच्या वेळेस या गोष्टी व्हायच्या जे आता खरंच खूप महत्त्वाची गोष्ट की वकिलांमुळे आज त्यांच्यामध्ये ती साक्षरता आली आणि ते काम व्यवस्थित प्रकारे होत चाललं आणि खूप छान अशी आणि इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तो मी सर्व श्रोत्यांना दिली कदाचित मे बी ज्या जे श्रोता आपले ऐकत असतील ज्यांना हा गोष्टींचा थोडासा कुठेतरी डाऊट असेल नक्कीच डाऊट हा क्लिअर झाला असेल आणि आपण आणखीन काही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोते हो, या छोट्याशा विश्रांतीनंतर आपण पुन्हा भेटणार आहोत एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद लुटा तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई हे तरी देवा सर नयो भोग कशा पायी हरवली वाट दिशा अंधारल्या धाई व उधळ उधळतो जीव माय बापा वनवायोरी पेटला Kira Mandala छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोते हो, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये आणि जसं की आपण बोलत आहोत हिंदूराव देशमुख सरांशी त्यांनी आपल्याला ब्रेकच्या अगोदर खूप छान अशी माहिती दिली त्यामुळे ज्यांनाही असं वाटते की या गोष्टी मला कळत नाहीत पेपर कसा आहे सातबारा तसे आपल्या सर्व ऐकणारे श्रोते हुशार आहेतच पण ज्यालाही असं वाटत असेल त्यांनी वकिलांची मदत नक्की घ्यावी आणि आपलं काम सुरळीत करावं तर आपल्याला इतकी छान माहिती सरांनी दिली त्यासाठी मी सरांचं खूप खूप मनापासून धन्यवाद करते पण सर जाता जाता जसं की आपल्या एक मुलाखत या कार्यक्रमाचा एक नियम आहे की प्रत्येकजण या ठिकाणी जेव्हा येतो आपले मत मांडतो आपले अनुभव शेअर करतो जाता जाता आमच्या सर्व श्रोतांना एक छानसा मेसेज जरूर देतो तर ॲज अ ॲडव्होकेट म्हणून एक वकील म्हणून तुम्ही आमच्या सर्व श्रोतांना काय मेसेज देणार वकील म्हणून सांगायचं झालं तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून कोणतेही वाद उत्पन्न करू नका एक प एक पाऊल माघारी घ्यायला शिका त्यामुळं बरेचसे आपले घरातील परिवारातील वाद हे थांबतील आपल्या शेजारी पाजारी असतील बांधकरी असतील त्यांच्याशी व्यवस्थित वागा प्रेमाने वागा आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद फक्त करू नका बरोबर आणि कायदा कायदा म्हणजे काय असतो हे आपलं कॉमन सेन्सची गोष्ट आहे आपल्याला आपल्या बुद्धीला जी सतसत विवेक बुद्धीला जे काय वाटतं तोच कायदा असतो असा वेगळा काय कायदा नसतो बरोबर त्यामुळं असं कोणाचंही नुकसान होईल असं कोणतेही कृत्य करू नका आणि आनंदी राहा आनंदी जागा <laughs> जसं आपल्या रेडिओचे टॅगलाईन आहे आनंदी राहा आनंद लुटा खूप छान असा मेसेज आहे की आपण एक मला ही गोष्ट खरंच खरंच खूप आवडली मनापासून सर की एक पाऊल थोडं महाग टाकलं तर काय हरकत नाही आहे कायद्याने बोला कायद्याने वागा सर मी जसं एक म्हण खूप चांगल्या प्रकारे ऐकून आहे मला असं वाटतं सर्व श्रोतांनाही माहिती आहे की शाळांनी कधी कोर्टाची पायरी चढू नये ह्याचं का बरं अर्थ असेल म्हणजे नेमकं का म्हणली जाते ही मन म्हणजे तुमच्या दृष्टीने आज तुम्ही वकील आहात आणि कधी कधी होतं की आपण म्हणून जातो का म्हणली जाते ही मन त्याचं एक कारण असं आहे की कोर्टामध्ये गेल्यानंतर जो काही वाद असेल त्याला त्याचा निपटारा होण्यासाठी फार वेळ लागतो बरोबर बरोबर आणि त्यामध्ये जो काही जगण्याचा आनंद आहे तो सगळा विस्कळीत निघून जातो बरोबर एखादा परिवारातील वाद असेल तर तो वाद संपेपर्यंत त्याचा निकाल लागेपर्यंत अगदी परिवारातील दहा पंधरा वर्ष निघून जातात बरोबर आणि त्यांना ते परिवारासोबत जे जो वेळ घालवायचा असतो जो आनंद लुटायचा असतो तो लुटता येत नाही त्यामुळे कोर्टात गेल्यामुळं बरेच आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात त्यामुळे म्हटलं जातं की शाळाने कधी कोर्टाची पायरी चढू नये ह्याचा खूप छान सरांनी अर्थ सांगितला आणि जसं कधी कधी मला असं वाटतं की तुम्हाला हसायलाही येत असेल की खूप छोट्या छोट्या छोट्या छोट्या गोष्टी येतात आणि खरंच श्रोते की आपणही थोडेसे या गोष्टींचा विचार केला पाहिजे आपल्याच परिवारामध्ये जर आपण माणुसकी जपली तर नक्कीच हे जे छोटे छोटे वाद आहेत ना मोठ्या स्वरूपात कोर्टामध्ये जाऊन मोठा रूप नाही घेतील म्हणजे एक प्रकारे कोर्टात जाणं म्हणजे एक प्रकारे तुमच्या परिवारातला आनंद आपण गमावून बसणं असं होऊ शकतं आणि तरीसुद्धा सरांनी आपल्याला इतका छान मेसेज दिला ॲज अ ॲडव्होकेट म्हणूनही आणि सर आता माणुसकीच्या नात्याने तुम्ही काय मेसेज देऊ शकता व्यक्ती व्यक्तीला मेसेज द्यायचं झालं तर एवढंच आहे की सत्य बोला बरोबर सत्याला धरून चाला कोणाचं वाईट करू नका कोणालाही वाईट करू देऊ नका कोण म्हणजे स्वतःनेही नाही करायचं आणि दुसऱ्यांनाही नाही करू द्यायचं खूप छान अशी गोष्ट आहे स्वतःनी नाही केली तर प्रश्नच नाही का कोर्टात जावं हो. लागणार आहे आणि दुसऱ्यांना नाही करू दिली तर एक आपण पुण्य हो. कमवलं की त्यांना आपण काय वाईट कृत्य करू नाही दिलं सर मनापासून मी खरंच खूप तुमचे धन्यवाद मानते की तुम्ही या ठिकाणी आलात आणि तुमचे इतके सुंदर विचार आमच्यासोबत मांडले शेअर केले खूप खूप आभारी धन्यवाद आणि श्रोते हो, आता आपला प्रवास जो आहे आपल्या एक मुलाखत या कार्यक्रमाचा मी इथंच थांबवते पण पुन्हा आपण उद्या भेटणार आहोत एका नवीन प्रवासासोबत एका नवीन विषयासोबत एका नवीन व्यक्तिमत्वासोबत तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका आणि ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद लुटा जाईत ना तर हेचीच गजल याचा म्हणजे कपार बुबू खालसून नागडू आता सगळा बरं आला बाकी नाही मेल्या सारख्याचो बापूस मी सुखोळावल्या हडको करता अन पाणी टाकल्यान माहिता होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडू न खऱ्याची संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझाही मानसा जिगर सोडू नको तुझ्या हाती आह गाव सारा इसार गजल कालची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे बाबा कसं तरी स्वतःच्या ऐक्या अशी करतास सपाट्याच्या झोळीत पण पडते रोजची नवी निराशा सपान गाठीला धरत वेठीला कशीर सुटावी आशा अवसेची रात नशिबाला पुनवेची गाठ पदराला होईल पुनव मनशी जागव खचून जाऊ नको येईल मुठीत तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको उगाच भयान वादळ वाऱ्याच्या पाऊल रोखू नको साध घाली दिस उद्याचा नव्याने सार गजल कालची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे ओम भूभुव भर्गो देवस्य धीमहि धियो यो न नमस्कार आप सुन रहे हैं radio Puneri Awaaz one nought seven point eight F M Officer Shep Better.